श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय सातवा कृष्णाच्या बाललीला श्री गणेशाय नमः श्रीहरीच्या अवताराचे रहस्य काय वर्णावे आणि त्याच्या सौंदर्याचे वर्णन तरी किती करावे कसली उपमा द्यावी त्याच्यापासून आकाशाला निळा रंग मिळाला इंद्रधनुष्याला सप्तरंग मिळाले पितांबराने विजेला तेज दिले उत्तरीयाने शंकराला शुभो शुभवर्ण मिळाला उटीचा सुगंध पृथ्वीने घेतला नेत्रांकडून कमळांना शोभा मिळाली आणि रूप सौंदर्याने मानवांना दृष्टी आली मत्स्यादी अवतारांचे ज्ञान व गोडी भक्तांना लागत नाही म्हणून रामकृष्णाचे मानुष रूप व मानुष लीला करून त्याने भक्तांचे सर्व भाव विकसित केले त्याच्या सत्तेने संकटे दूर जातात तो तर अनन्य भक्तांचा दास होतो त्यांची चिंता तो वाहतो लाकडाच्या नौकेत बसून पाषाणही पैल तीराला जातात तसे संतांच्या व भक्तांच्या संगतीने जडमूळ लोकही तरुण जातात मग भगवंताचा आश्रय घेणाऱ्यांना कोठले भय त्या हरीची कृष्णावतारातील लीला वर्णन करण्यास तोच मला प्रेरणा व शक्ती देऊ एकदा एका गवळ्याच्या घरी ब्राह्मण भोजन होते गोपीने सर्व तयारी केली पण तुपाची एक घागर लपवून शेजारणीकडे ठेवली नंतर ती तिथेच राहिली होती गोपीला व शेजारणीला फक्त ठाऊक असणारी ही गोष्ट पण कृष्णाने ती जाणली आणि गुप्तपणे सोबत्यांबरोबर जाऊन ती घागर घेतली तिच्यातील तूप सर्वांनी खाऊन टाकले मग कृष्ण घरी आला यशोदेला कृष्णाच्या या प्रतापाची बातमी गवळ्यांच्या मुलाकडूनच कळली कृष्णाचे शरीर तर तुपाने माखलेच होते त्याला यशोदे यशोदेने स्वच्छ स्नान घातले ती गोपी आता येईल तक्रार करायला मग मात्र तुला मार मिळणार आहे असे तिने बजावून सांगितले ती गोपी पुढे शेजारणीकडे गेली तो तुपाची घागरच नव्हती ती शेजारणीला म्हणाली तुपाची घागर तू कुठे ठेवली आहेस का शेजारी नाही म्हणाली त्या वाद करू लागल्या पण स्वतःच्या नवऱ्यापर्यंत ही गोष्ट जाऊ नये म्हणून त्या गोपीने समेट केला ती म्हणाली जाऊ दे माझे तू कृष्णार्पण एक गो गोपी दुधाबाबत फारच दक्ष असत कृष्णाला त्यांनी कधीच दूध दिले नाही कृष्णाने एक मुंगोस रात्री त्यांच्या घरात सोडले खुडबुड ऐकून जोडपे जागे झाले त्यांना वाटले ही काहीतरी भुताटकी असावी घाबरून ते बाहेर पडले शेवटी एका गोपाने आत जाऊन मुंगूस पकडून आणून दाखवले तेव्हा त्यांची भीती गेली सारे हसू लागले हे कृष्णाचेच काम मी त्याला मुंगूस घेऊन इकडे तिकडे फिरताना पाहिला होता काल असे एकजण म्हणाला इकडे दाम्पत्य बाहेर पडल्यानंतर कृष्णाने त्यांच्याकडील दूध दही दुसऱ्या मार्गाने आत शिरून सर्व गवंड्यांच्या मदतीने संपून टाकले होते कृष्णाने एक गोपी व तिचा पती झोपलेला असताना तिची वेणी व त्याची दाढी बांधून ठेवली कारण काय तर गोपीने त्याला धाकट दप धाक दपटशा दाब करून तुला शेंडीनेच खांबाशी बांधते बघ असे म्हटले होते ते जोडपेमध्ये जागे झाल्यावर हिसका हिसक करू लागले एकमेकावर पतीपत्नी आळ घेऊ लागली खरा प्रकार वेगळाच होता ते कृष्णाचेच काम असे त्यांच्या लक्षात आले पण गाठ सुटेना वेणी व दाढी कापून कशी चालेल एवढी पक्की गाठ कोणी मारलेली असेल भगवंतानेच ते जोडपे व त्यांच्याबरोबर इतर गोप गोपी यशोदेकडे आल्या कृष्ण यशोदेजवळ होताच तो त्या गोपीला म्हणाला तू माझी शे शेंडी बांधणार म्हणून दम भरलास ना मग मीच तुझी वेणी बांधून ठेवली पहा सुटते का ती काही सुटेना जोडपे शरण आले मग कृष्णाने गाठ सोडवून त्यांना मोकळे केले त्यांचा अहमपणाही गेला मग कृष्णाला त्याच्या घरी दूधही मिळू लागले जो कृष्णाला दूध देण्यास नकार देई त्याच्या घरात कृष्ण दूध चोरीत असे त्याचे सोबती त्याच्या अगदी अज्ञेत वागत असत त्यांच्यापुढे कंजूष गवळ्याचे काही चालत नसे गोपींना कृष्णाने अहम ममता सोडायला लावली त्याच्या खोड्यांचे प्रकार तरी किती तो एखाद्याच्या गळ्यात फुटक्या मडक्यांचा गळा अडकवी गायीची वासरे जाव्यापासून सोडून देई नदीवर धडा घेऊन गोपी चालल्या की खडे मारूनच घडेच फोडी एखादीच्या पाठीवर थप थप थापा मारी एखादीची देहबुद्धीच नाहीशी करून मग दिव्य रूपात तिला दर्शन देई एकदा एका गोपीने चेष्टेत त्याला विचारले कान्हा तुला बायको कशी हवी तो म्हणाला सर्व सृष्टी येते व सूर्यचंद्र हे जिचे खेळ आहेत जिने मला नाव दिले माझ्या सत्तेने जी ब्रह्मांड चालविते ती माझी नवरी हवी कोणी गोपी भांडी लावू लखून ठेवी तिला चिडवून म्हणे अशी भांडी लपून ठेवता काय मी शोधून काढेन राक्षसांनी पूर्वी वेद पळवून नेले ते मी शोधून काढले मग तुमची भांडी ती काय विष्णूच्या पूर्वावतारातील पराक्रम आपणच केले असे सांगे ताक काय घुसळता माझ्या पाठीवर पर्वत ठेवून देवासुराने क्षीरसागर घुसळला होता चौदा रत्ने आम्ही काढली तुम्ही तर एवलेसे लोणी काढता आणि ऐट करता घागर उचलताना तुम्ही दमला तर मी दाढेवर पृथ्वी उचलली होती तुम्ही भाजी चिरता तर मी हिरण्य कशिपूला नखानी चिरला होता तुम्ही पतीचे पाय धुता बळीने माझेही पाय धुतले होते परशुराम व राम यांचे पराक्रम स्वतःच केले असे म्हणून तोच मी आता आलो आहे असे म्हणे गोपी थक्क होऊन ऐकत यशोदेला येऊन एक एक गप्पा सांगत कृष्ण स्वतःचे वर्णन आद्य अचल अनंत अविकारी अनिकेत सर्वव्यापी असे करी ते ऐकून गोपी त्याची चेष्टा करीत त्या यशोदेला सांगत अगं यशोदे रांधणातल्या पाण्याला जो भितो तो मत ठेवून सागर काय ढवळणार चेंडू उचलत नाही निमणे दाढीवर पृथ्वी उचलली अगं अंगरख्यांचे बंद सोडताना नखे दुखतात एवढा हा नाजूक आणि म्हणे हिरण्यकशपूचे पोट चिरले एक छडी उगारली तर वेशीपर्यंत घाबरून पळतो हा म्हणे भार्गवराम उराड पेळणार उसाचे कांडे मोडता येत नाही याने जनकाकडे जाऊन शंकराचे धनुष्य मोडले हे कसे पटणार नकला तरी किती करतो बघ अवताराच्या सगळ्या नकला करतो पण त्यासाठी सवंगण्यानंच हाताशी धरून छळतो मुलांना ओणवा करायचा त्यांच्या पाठीवर उभे राहायचे झाला वामन काडीचे धनुष्य घेऊन रावणाला मारण्याचे नाटक करतो चेंडूचाच परशु मुलांचे केस उपटून म्हणतो पुढे मी बौद्धावतारात लोकांना असेच मुंडन करायला लावणार घेतो काडीची तरवार मुलांच्या पाठीवर होतो स्वार झाला कलकीचा अवतार मुलांनी मेल्याचे सोंग करायचे ते म्लेंच याने कलकी अवतारात त्यांना मारायचे आहे म्हणे अशा याच्या नकला आणि खोड्या पण यशोदे एवढ्या लहानपणी हा बासरी किती गोड वाजवतो त्यामुळेच आम्ही गुंग होतो त्याच्याकडे पाहत बसावे त्याचा पावा ऐकत बसावे यापेक्षा बाकी सारे नकोच त्या पाव्याच्या मंजूळ मधुर स्वरात आमचा मीपणाच विरघळून जातो गोपींची यशोदेजवळ रोज रोज अशी गाराणी चालत असत अध्याय सातवा समाप्त ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತೂ